संसरदार अमाला काय पुनाची दीती पूरा मिसरदार अमाला काय पुनाची दीती देवदेशन धर्मापाई प्राण घेतल हाती पूरा मिसरदार अमाला कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीची लगीन लागल जडली प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेसन धर्मा पायी प्राण घेतल हाती तूर अंतरदार आम्हाला काय कुणाची भीती व्हावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव कावेवा कटून मराव हेच अमाना ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशा पाई सारी इतरु माया ममता देव देवदेशन धर्मा पाई प्राण अंतर दार अमाला काय पुनाची भीती